ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने महा अध्याय सतरावा कालियाची कथा आणि गोपांचा दावा नलापासून बचाव राजाने विचारले नागांचे निवासस्थान रमनक द्वीप कालिया नागाने का सोडले होते आणि त्याने एकट्यानेच गरुडाचा असा कोणता अपराध केला होता तेव्हा शोक म्हणाला परीक्षिता पूर्वी गरुडाच्या आहारासाठी जाणे आवश्यक असणाऱ्या सर्पाने असा नियम केला होता की दरमहा ठराविक वृक्षाखाली गरुडाला एक साप भेट म्हणून द्यायचा या नियमानुसार प्रत्येक अमावश्याला आपल्या रक्षणासाठी म्हणून सगळे साप शक्तिशाली गरुडाला आपापला भाग देत असत त्या सर्पांपैकी कदरूचा पुत्र कालिया नाग आपले विष आणि बळ यांच्या घमेंडीत उन्मत्त झाला होता गरुडाला तुच्छ मानून स्वतः बळी देणे सोडून उलट गरुडाला दिलेला बळीच तो खात असे परीक्षिता हे ऐकून भगवंताचा प्रिय पार्षद असलेल्या शक्तिशाली गरुडाला अतिशय क्रोध आला म्हणून त्याने कालियाला मारून टाकण्यासाठी अत्यंत वेगाने त्याच्यावर आक्रमण केले विषारी कालियाने पाहिले की अत्यंत वेगाने गरुड आपल्यावर आक्रमण करण्यासाठी येत आहे तेव्हा अनेक फणा उभारून तो त्याच्यावर तुटून पडला विषारी दात हेच त्याचे शस्त्र होते म्हणून दाताने तो त्याला डसला त्यावेळी तो भयानक जिभा हलवित होता दीर्घ फुतकार टाकीत होता आणि त्याचे डोळे अतिशय भयानक दिसत होते भगवंताचे वाहन असणाऱ्या प्रचंड वेगवान गरुडाने क्रोधाने त्याला झटकून टाकले आणि अत्यंत पराक्रमी अशा त्याने डाव्या सोनेरी पंखाने कालिया नागाला तडाखा दिला त्याच्या पंखाच्या प्रहाराने कालिया अत्यंत घायाळ झाला आणि तेथून निघून यमुनीच्या खोल असल्यामुळे जाण्यास कठीण अशा या डोहात आला एके दिवशी भुकेलेल्या गरुडाने तपस्वी सौभरीनी मनाई करूनही आपले इच्छित भक्ष असणाऱ्या माशाला बळजबरीने पकडून खाल्ली मत्स्यराज मारला गेल्याने बिचारे मासे अतिशय दुःखी झाली ते पाहून सौभरीना त्यांची दया आली त्यांनी या दोहात राहणाऱ्या सर्व जीवांच्या हितासाठी गरुडाला हा शाप दिला गरुड जर या दोहात येऊन माशांना खाईल तर त्याच क्षणी तो प्राणाला मुकेल हे माझे म्हणणे खरे असेल हे कालियाखेरीज इतर कोणत्याही सापाला माहीत नव्हते म्हणून गरुडाच्या भीतीने तो इथे येऊन राहू लागला आणि आता श्रीकृष्णाने त्याला येथून घालवून दिले नंतर श्रीकृष्ण दिव्य माळा गंध वस्त्रे महामूल्य रत्ने आणि सुवर्णमय अलंकारांनी विभूषित होऊन त्या डोहाच्या बाहेर आली जसे प्राण परत आल्यानंतर इंद्रिय सचेतन होतात त्याप्रमाणे त्यांना पाहून सर्व गोप गोपी उठून उभे राहिले त्यांची हृदय आनंदाने भरून आली अतिशय प्रेमाने ते कृष्णाला आलिंगन देऊ लागली परीक्षिता श्रीकृष्णांना भेटून यशोदा रोहिणी नंद गोपी आणि गोप यांच्या जीवात जीवाला त्यांचे मनोरथ सफल झाले बलरामाला भगवंताचा प्रभाव माहीत होता श्रीकृष्णांना हृदयाशी धरून तो हसू लागला पर्वत वृक्ष गायी बैल वासरे अशा सगळ्यांनाच खूप आनंद झाला गोपांच्या कुलगुरू ब्राह्मणांनी पत्नीसह नंदाकडे येऊन म्हटले कालियाच्या तावडीतून सुटून तुझा मुलगा परत आला ही मोठीच भाग्याची गोष्ट आहे श्रीकृष्णाच्या सुटकेच्या निमित्ताने तू ब्राह्मणांना दान दे राजा ब्राह्मणांचे म्हणणे ऐकून नंदानी प्रसन्न मनाने पुष्कळ सोने आणि गाई ब्राह्मणाला दान केल्या भाग्यवती यशोदा सुद्धा काळाच्या जबड्यातून परत आलेल्या मुलांना मांडीवर घेऊन हृदयाशी कवटाळून वारंवार आसवे ढाळू लागले हे राजेंद्रा व्रजवासी लोक आणि गुरे त्या दिवशी अतिशय थकली होती शिवाय त्यांना तहान भूकही लागली होती म्हणून त्या रात्री ते यमुना तीरावरच झोपले उन्हाळ्याचे दिवस होते त्यामुळे तेथील वनाला वनवा लागला त्या आगीने झोपलेल्या व्रजवासियांना मध्यरात्री चारी बाजूने वेढून घेतली आणि ती आग त्यांना जाळण्यासाठी येऊ लागली आगीची आत लागल्यामुळे व्रजवासी उठून घाबरून लीला मनुष्य भगवान श्रीकृष्णांना शरण गेले ते म्हणाले हे थोर श्रीकृष्णा हे अतिशय पराक्रमी बलरामा पहा पहा ही भयंकर आग तुमच्याच असलेल्या आम्हाला जाळू पाहत आहे हे प्रभू आम्ही तुमचेच आहोत म्हणून या भयंकर काळरूप आगीपासून आम्हाला वाचवा तुमचे सर्वत्र आभाई देणारे चरणकमल आम्ही सोडू शकत नाही अनंत आणि अनंत शक्तींना धारण करणाऱ्या जगदीश्वरांनी स्वजन अशा प्रकारे व्याकुळ झालेले पाहून ती भयंकर आग पिऊन टाकली या ठिकाणी सतरावा अध्यायी समाप्त झाला भगवान श्रीकृष्णार्पण वस्तू